आणि एकाएकी आलमगीर बादशाह औरंगजेबाची जपमाळ त्याच्या मुठीत घट्ट आवळली गेली त्याचे ओठ संतापानं थरथरत होते आणि सोबत त्याची पांढरी शुभ्र ही थरथरत होती डोळे रागानं लाल लाल झाले होते संताप आणि उद्विग्नता औरंगजेबाच्या सुरकुतल्या भरल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होती औरंगजेब गरजला और सबसे जरूरी बात शहजादे मुअज्जम हमें पक्की खबर है कि वह कम्बक नमक हराम कुत्ता बेवकूफ बगावती अकबर उसी तलकोकन के इलाके में है बांदा बिचौलिया और पंजी के आसपास घूम रहा है उसे जंजीरों में जकड़कर यहाँ लाओ अगर वह जिंदा नहीं पकड़ा गया तो धोखे से उसे मरवा दो और उसका सर काट कर हमें तोहफे में भेज दो हरामी अकबर हमारी मरने की दुआ रोज करता है उस संभा से मिलकर हमारा तक छीनना चाहता है उसका अंजाम अब इतना बुरा होगा कि किसी ने ख्याल भी नहीं किया होगा औरंगाबादला औरंगजेबचा दरबार भरला होता सोळाशे ते साल होतं आज औरंगजेबानं त्याचा मुलगा शहजादा शहा आलम उर्फ मोहम्मद मुअज्जमला तळ कोकणच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी तो मानाचा खास दरबार भरवला होता निरोपाचे विडे तयार होते आणि बाहेर जवळपास पन्नास हजारांची फौज सुसज्ज होती आता फक्त आलमगीर औरंगजेबाची इजाजत आणि दुवा सलामत घ्यायची होती आणि लगेच कूच करायचं होतं ज्या ज्या सरदारांची ह्या तळकोकांच्या मोहिमेसाठी औरंगजेबानं निवड केली होती ते ते सगळे सरदार अगदी सजून धजून नटून थटून रेशमी रुमालात हात बांधून किंचित पुढे झुकून औरंगजेबासमोर त्याच्या शाही दरबारात अगदी आदबीनं उभे होते सगळ्यात पुढे असणारा शहाजादा शहा आलम आपल्या ह्या महान बापाच्या या उदात्त विचारांनी गहिवरला त्याचा प्रेमळ बाप त्याला त्याच्या सख्या भावाचा खून करायला सांगत होता आपल्या सख्या भावाचं मुंडकं कापून ते बापाला तोप्यात पेश करण्यासाठी सांगत होता तसं पाहिलं तर मुघलांना स्वतःच्या बापाची भावांची आणि पुतण्याची कर्तल करताना जे सुख आनंद मिळायचा तो त्यांना इतर कुठल्याही गोष्टीत मिळत नव्हता जर शहजादा जमला कधी संधी मिळाली असती तर त्यांना आपल्या खडूस बापाचं मुंडक कापताना अगदी स्वर्गीय सुख अनुभवलं असतं मनातून तो तशी प्रार्थना करायचाही पण हा खडूस संशयी म्हातारा या पवित्र कामासाठी त्याला कधी संधीही देत नव्हता आणि औरंगाबादला या खत्रूड म्हाताड्यापाशी राहून आयुष्य आरामही शाह आलमला नीट करता येत नव्हता औरंगजेबापासून दूर जायला मिळतंय या विचारांनी शाह आलमला आनंद झाला होता तळकोकणच्या मोहिमेवर जाण्यासाठी तो अगदी उत्साही होता औरंगजेब तोप खाण्याचा प्रमुख दरोगा आतश खानला पाहून म्हणाला आतश खान तोपे और असला बारूद मुस्तैद है ना आतश खान मोठ्या अदबीने म्हणाला जी जहापना बिल्कुल मुस्तैद है मग औरंगजेब बाकी सरदारांकडे वळून म्हणाला लतपुल्ला खा इकलास खा जान खा सादत खा नागोजी माने आप सबको इस नेक काम में खुदा की रहमत से जरूर फतह मिलेगी हम शमल इथरप से यानी खानदेश बागलान की ओर से शाहजादे आजम शाह को एक बड़ी फौज लेकर कोकन पर ऊपर से हमला करने के लिए जल्द ही भेज देंगे दोनों तरफ से मरहट्टों को घेर कर उनकी सारी रसद रोककर हम पूरा मुल्क तबाह करेंगे इस वार से अब मरहट्टे नहीं बच सकेंगे इसके अलावा भी तुम्हारे मदद के लिए हमने सूरत के बंदरगाह से भारी भरकम असला बारूद बंदूकें और जरूरत की सारी चीजें मुहैया करने के लिए सूरत के सूबेदार को हुक्म दे दिया है सूरत से पंजी तक समंदरी रास्ते से वह सब सामान तुम्हें जल्द ही पंजी में मिल जाएगा सरदार नागोजी माने इस मुल्क को बखूबी जानते हैं वह तुम्हें पहाड़ी रास्ते दिखाएंगे हसन अली भी तुम्हारे साथ जाएंगे मैं खुदा से तुम सबकी रोशन कामयाबी के लिए दुआ करता हूँ या बरोबर सगले सरदार आमीन आमीन मनाली मग शहजादा शहा आलम औरंगजेब समोर गुडघे टेकून बसला औरंगजेबाच्या जाम्याचं त्यानं चुंबन घेतलं औरंगजेबानं आपला हात शहा आलमच्या समोर धरला तेव्हा शहा आलमनं मोठ्या भक्तिभावानं तो पवित्र हात आपल्या डोळ्यांना लावला आणि त्या हाताचंही चुंबन घेतलं एवढ्यात औरंगजेब पुढे झुकला आणि तो शाह आलमच्या कानाजवळ हलक्या आवाजात पुटपुटला तो शाह आलमला म्हणाला और शहजादे अपनी अयाशिया कम करना दारू नहीं पीना और लॉन्डियों से दूर रहना याद रखना हमारे खुफिया जासूस तुम पर हर वक्त नजरे गडाए हुए है हे ऐकून शाह आलमचा चेहराच पडला पूर्णपणे काळवंडला मग त्या सगळ्या सरदारांना निरोपाचे विडे देण्यात आले मानाच्या तलवारी आणि मानाची वस्त्र देण्यात आली बादशाहची इजाजत मिळाली आणि नौबती झडू लागल्या ताल ठणाणू लागले सुपासारखे कान फडकावत सजवलेले हत्ती उठून उभे राहिले शेकडो उंट आणि हजारो बैल सैन्य सामान घेऊन हळूहळू कूच करू लागले मुघल सैनिक मोठ्या उत्साहानं दिन दिन आणि अल्लाहो अकबरच्या घोषणा देत होते घोड्याच्या खिंकाळण्याच्या आवाजानं आसमंत भरून गेलं होतं साखळदंडांमध्ये जखडलेल्या अवजड तोफा हत्तींद्वारे खेचल्या जात होत्या उंटांच्या पाठीवर मनमन वजनाचे तोफांचे दारुगोळे ठेवले जात होते आणि त्या वजनामुळे उंट वाकून वाकून चालत होते धुळीचे लोळ आकाशाला उडले होते आणि स्वराज्याची जमीन हादरू लागली होती पाच साडेपाच लाखांची सुसज्ज फौज रोख तेरा कोटी रुपयांचा खजिना बेसुपार किमतीचं सैन्य सामान घेऊन जगातला सगळ्यात श्रीमंत ताकदवान बादशाह आलमगीर औरंगजेब मराठ्यांना चिरडण्याच्या हेतून दख्खनमध्ये स्वतः उतरला होता त्यालाही आता दोन अडीच वर्ष होऊन गेली होती एवढी मोठी फौज होती सामान होतं पैसा होता इरादा होता पण तरीही संभाजी महाराज त्याला भीक घालत नव्हते कुठंही यश औरंगजेबाच्या पदरात पडत नव्हतं छळकपटी असलेला अनुभवी औरंगजेब प्रत्येक वेळी तोंड घशी पडत होता एका पासष्ट वर्षाच्या जगातल्या सर्वात श्रीमंत ताकदवान अनुभवी बादशाला केवळ पंचवीस सव्वीस वर्षांचे नवतरुण संभाजी राजे ज्यांच्याकडे ना पुरेसा पैसा होता ना फार काही अनुभव होता ना फार काही मोठं सैन्य होतं ते भारी पडत होते या बुद्धिमान संभाजी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुलाला शहजादा अकबरला हाताशी घेऊन औरंगजेबाचाच तख्ता पलट करण्याची महत्वाकांक्षी योजनाही बनवली होती एकाच वेळी औरंगजेबाला संभाजी महाराजांबद्दल खूप कौतुक आणि भयंकर चीड वाटायची आता त्यानं टाकलेला डाव भयंकर महत्वाकांक्षी आणि घातक होता एकाच वेळी त्यानं दक्षिणेकडून तळकोकणातून आणि उत्तरेकडून खानदेश बागलातून स्वराज्याला अजगरी विळखा घालण्याची योजना बनवली होती दोन्ही बाजूंनी स्वराज्याची रसद चोडून स्वराज्याची कोंडी करायची होती औरंगजेबानं महाराजांचे समुद्री मार्ग बंद करण्यासाठी जंजिराचे सिद्धी गोव्याचे पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज या तिघांशीही मैत्री केली होती त्यांना मदत आणि चिथावणी दिली होती आणि ते आता संभाजी महाराजांविरुद्ध डोकं काढत होते आता चारी बाजूंनी शत्रूंच्या माऱ्यामध्ये ह्या अजगरी विळख्यात संभाजी महाराजांचा मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा दम कोंडून मारायचा औरंगजेबचा इरादा होता पण पण संभाजी महाराजांना ओळखण्यात औरंगजेबाने चूक केली बुद्धिबळाचे डावपेच मांडून औरंगजेब निरोपाची खुशखबर येण्याची वाट पाहत होता उतावळ्या औरंगजेबानं आपला तळ औरंगाबादवरून अहमदनगरला हलवला होता मुघल सैन्याच्या विजयाच्या खबरा ऐकण्यासाठी औरंगजेबाचे खान आसुसलेले होते पण नंतर ज्या काही खबरा औरंगजेबाच्या कानावर आदळल्या त्या खबरा म्हणजे संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कानफडाखाली ठेवून दिलेल्या सनसनीत चपराकींसारख्याच होत्या त्या खबरांमुळे औरंगजेबाचं थोबाड चांगलंच फुटून सुजलेलं होतं आणि औरंगजेब वेदनेनं विवळत आणि तडफडत होता गोव्याचा Francis de Tavora Conde de Alvor हा शूरवीर विजराय त्याची अगदी विजार फिटेपर्यंत संभाजी महाराजांपासून वाचण्यासाठी स्वतःच्या ढुंगणाला पाय लावून पळत होता संभाजी महाराजांच्या पराक्रमानं भेदरलेल्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांशी तह केला मैत्री केली जंजिऱ्याचा नखरेबाज सिद्धी महाराजांना घाबरून एखाद्या भेदरलेल्या उंदरासारखं या बिळातून त्या बिळात लपत फिरत होता समुद्री उंदीर असणारा हा जंजिऱ्याचा सिद्धी मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्या बगलेत लपायचा इंग्रज आणि सिद्धी यांची अभद्र युती म्हणा महायुती म्हणा आघाडी म्हणा किंवा महाआघाडी म्हणा ती तोडणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून पंचवीस सव्वीस वर्षांच्या महाराजांनी एक सुंदर आंतरराष्ट्रीय राजकारण केलं ज्याची औरंगजेबाला स्वप्नातही कल्पना नव्हती संभाजी महाराजांनी थेट अरबस्थानलाच आपला वकील पाठवला आणि जंजिरा ते मुंबई या समुद्री मार्गावरचं घारापुरी हे बेट ज्याला आज आपण एलिफंटा खेऊज म्हणतो ते त्यावेळी अरब लोकांच्या मालकीच होतं महाराजांनी ते बेट अरबांकडून विकत घेतलं त्यावर मराठी आरमाराचा तळ टाकून कब्जा घेतला आणि जंजिरा आणि मुंबईचा संपर्क तोडून टाकला संभाजी महाराजांचा मुंबईला सुद्धा विकत घेण्याचा इरादा आहे अशी गुप्त खबर सुरतेच्या इंग्रजांच्या कानावर आली आणि ते नकशिखांत हादरले त्यांनी मुंबईकर इंग्रजांना चांगला दम भरला आणि संभाजी महाराजांच्या नादाला लागू नका शरण जाऊन त्यांना माफी मागा असं वचन देण्यासाठी आदेश सोडला इंग्रजांनीही मग माघार घेतली महाराजांशी तह केला आता अरबी समुद्रावर संभाजी महाराजांचं आरमान बिनधास्त थैमान घालत होतं खानदेश बागलाणातूनही औरंगजेबाला काही अनुकूल खबरी येत नव्हत्या तिथेही त्याची निराशाच होत होती खानदेश बागलाणात औरंगजेबचा मोठा मुलगा शाह आजम एक मोठी फौज घेऊन आक्रमणासाठी मोहिमेसाठी गेला होता आणि तिथं शाह आजम आणि त्याची मोगली फौज अगदी सपाटून मार खात होती आणि मार तोही पाठीवर आणि पार्श्वभागांवर खात होती स्वराज्य आणि मुघलांच्या सरहद्दीवर असलेला रामशे सारखा किल्ला म्हणजे एक छोटी टेकडीच होती पण त्या टेकडीनं आणि तिच्यावरच्या हजार दोन हजार मावळ्यांनी मुघलांना तब्बल अडीच वर्ष खेळवलं होतं लाखो रुपये पाण्यासारखे खर्च करून आणि हजारो सैनिकांचा बळी देऊनही रामशेची ती टेकडी काही शरण येत नव्हती औरंगजेब अतिशय निराश झाला होता आणि आता निराश झालेल्या औरंगजेबाची संपूर्ण मदार ही शहाजादा शहा आलमच्या तळ कोकणच्या मोहिमेवर होती त्याचे डोळे तळ कोकणकडे लागले होते औरंगाबादवरून निघालेली शहजादा शाह आलमची फौज मोठ्या दिमाखात दरमजल करीत कृष्णा नदी ओलांडून बेळगावला पोहोचली शहा आलमला युद्धापेक्षा आयुष्य आरामातच जास्त रस होता म्हणूनच तो मुद्दामच हळूहळू चालत होता पैशाची तर मुघलांना बिलकुल कमी नव्हती बेळगावला बरेच दिवस आराम करून तळ कोकणात उतरण्यासाठी तो राम घाटाच्या दिशेने निघाला राम घाटावरून शहजादा शहा आलम तळ कोकणात उतरणार होता बांदा बिचोली मार्गानं प्रथम तो पणजीच्या बंदराजवळ जाणार होता कारण सुरतेवरून येणाऱ्या मदतीची मुघली जहाज इथंच उतरणार होती इकडं रायगडवरच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराज सरलष्कर हंबीरराव मोहिते आणि इतर मराठा सरदार गंभीरपणे मसलती करीत होते महाराजांची गुप्तहेर रात्रंदिवस धावपळ करून महत्वाच्या खबरा आणीत होते एक सरदार म्हणाले महाराज शाह आलम निघालाय रामघाटाच्या रस्त्याला तिथून तो तळकोकणात उतरणार हाय धरायचा का त्याला रामघाटात महाराज म्हणाले नको नको तो येताना सावध असेल त्याला आपण तळकोकणातच घेऊया याशिवाय तो आपल्यासाठी सुरतेवरून समुद्राच्या रस्त्यानं मोठा नजराना सुद्धा पाठवतोय महाराज मिश्किल हसले आणि त्यांनी आदेश दिला तळकोकणच्या सगळ्या रयतेला सुरक्षित जागांवर किल्ल्यांवर आणि लष्करी ठाण्यांवर हलवा आणि बाकी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की काय करायचं त्या शहजाद्याचं आणि त्याच्या मोगल फौजेचं शहजाद्याच्या खातिरदारीत कुठलीही कसूर आम्हाला बिलकुल खपणार नाही आणि महाराजांच्या या बोलण्यावर सगळे मराठा सरदार हसू लागले इकडे शहजादा शहा आलम बेळगाववरून शिनोली मांडेदुर्ग पाटणी रस्त्यानं तेरवण रामघाटाकडे निघाला होता त्याला रस्ते दाखवण्याची मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मसवडचा मराठी वतनदार सरदार नागूजी माने याच्याकडे होती नागूजी शाह आलमला म्हणाला सरकार हमको रामघाट के रस्ते से जाने के वक्त बड़ा सावधान रहना होएगा वो इलाका जरा अवगढ़ है दगा फटका हो सकता है पहाड़ डोंगूर लय लय बड़े बड़े लय लय अवगढ़ है यावर शहजादा शाह आलम गर्वाना हंसला <laughs> नागू जी आप भी ना हमें खामखा डरा देते हैं अरे हमने अपनी जिंदगी में ऐसी कई पहाड़ियां देखी है हमारी बहादुरी को पूरा हिंदुस्तान क्या पूरी दुनिया जानती है यावर शाह आलमचा सरदार हसन अली मनाला सरकार आपकी बात बिल्कुल दुरुस्त है आपकी बहादुरी का लोहा कौन नहीं जानता लेकिन फिर भी हमें इतिहाद बरतना जरूरी है लेकिन आप बिल्कुल फिक्र न करें इस इलाके से गुजरते वक्त मैं अपने पांच हजार मुस्तैद सिपह सालार बंदूकबाजों को उन पहाड़ी रस्तों के चप्पे चप्पे पर खड़ा करूंगा आप फिक्र न करे मरहट्टा हमारा कुछ भी नहीं बिगाड़ सकेंगे शहजादे के सलामती का पूरा ख्याल और इतिहाद हम रखेंगे तेरवन आणि रामघाटाचा परिसर जसा जसा जवळ आला तसं तसं तिथल्या घनदाट निसर्ग सौंदर्यानं सगळेच मंत्रमुग्ध झाले शहजाद्याच्या तोंडातून उद्गार निघाले वाह इन्शाल्ला कितनी खूबसूरत जगह है बिल्कुल जन्नत मालूम पड़ती है आणि ते हळूहळू सगळे तिकडे आतात जाऊ लागले तशी तशी झाडी अधिका अधिक घनदाट होऊ लागली गर्द झाडीत भर दिवसाही खाली जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता दिवसाही काळोख पडल्यासारखं वातावरण होतं रातकिडे किर्र करत होते वाट अतिशय बिकट आणि चढणाची होती हत्तींच्या तोंडातून तोपा खेचताना लाळ गळत होती घोड्यांची दमछाक होती आणि उंट तरफडत होते वेडी वाकडी वळणं अवघड चढणं खरंच तो भयंकर इलाका होता आणि जर अशा ठिकाणी मरहट्ट्यांनी हमला केला तर अशी कल्पना शहा आलमच्या मनात आली मात्र आणि तो नकशिकांत हादरला घामानं अगदी भिजून गेला ती सुंदर जागा आता त्याला जहन्नुम वाटू लागली होती आणि या जंगलातच आपली कबर उभारली जाते की काय या विचारांनी तो थरथरू लागला तसं पाहिलं तर शहा आलमच्या भोवती त्याच्या अंगरक्षकांचं भक्कम कड होतं याशिवाय हसन अली खानचे पाच हजार बंदूकधारी सैनिक जागोजागी रस्त्याच्या कडेला सज्ज उभे होते पण हातात बंदुका असूनही त्यांना घाम फुटला होता त्या घनदाट जंगलात जरा कुठे खट्ट झालं तरी त्यांचं काळीज एखाद्या जखमी पाखरासारखं तडपडत होतं शहा आलमला तर झाडांमागं मरहट्टेच लपून बसले आहेत असे सारखे भास होत होते झक मारली आणि इकडे आलो असं त्याला वाटत होतं जीव मुठीत घेऊन मोठ्या मेटाकुटीनं त्या फौजेनं तो अवघड रामघाट पार केला आणि तळकोकणात उतरले शहा आलमचं सैन्य सावध होतं पण तळकोकणात अगदी शुकशुकाट होतात तळकोकणात उतरतात स्वराज्याच्या मुलखात जाळपोळ करायची कतले आम करायची आणि लुटालूट माजवायची त्याची इच्छा होती पण तिथली गावं संपूर्णपणे रिकामीच होती जनावरही तिथं नव्हती अगदी शेतातली पिकं सुद्धा कापून नेल्यामुळं तिथं वैरणही शिल्लक नव्हती त्यामुळं आता त्या नुसत्या रिकाम्या घरांना आग लावण्यात शहा आलमला काही रस नव्हता सोळाशे त्र्याऐंशी सोळाशे चौऱ्याऐंशी सालचा डिसेंबर जानेवारीचा तो महिना होता कोकणात त्यावेळी वाहतं पाणी नव्हतं पण पानवटे बरेच होते पुढचे दोन चार दिवस बांदा सावंतवाडी बिचोली तळक डिंगणे मोपा सातर्डा कोंडुरे या मराठी मुलकात मुघल फौज अगदी मुक्तपणे फिरत होती त्यांना जणू मराठ्यांनी सगळा प्रदेश अगदी खुला करून दिला होता कुठेही विरोध दिसत नव्हता कुठेही संभाजींचे सैनिक दिसत नव्हते म्हणून शहा आलम अगदी खुश झाला होता न लढताच आपण एवढा मोठा प्रदेश जिंकला म्हणून त्याचा ऊर अगदी गर्वानं भरून आला आपल्या नावाची केवळ कीर्तीच ऐकून मराठी पळून गेले ह्याबद्दल त्याला शंकाच नव्हती या इलाक्यात माणसं आणि जनावरही आता फार तुरळक होती पण तरीही जी माणसं आणि जनावर मोगलांच्या हाती लागली त्यांच्यावर राग काढण्यात येऊन त्यांची कत्तल आणि लूट करण्यात आली आपली तळ कोकणची ही मोहीम अपेक्षापेक्षाही जास्त प्रमाणात यशस्वी होत आहे अशा आशयाचं पत्रही त्यानं अहमदनगरला आपल्या बापाकडे रवाना केलं पण तळकोकणच्या त्या रखरखीत उन्हामुळं आणि उकाड्यामुळे मुघल फौज हैराण झाली होती मराठ्यांचा कुठेही विरोध न दिसल्यामुळं मुघल फौज आता सुस्तावली होती बिनधास झाली होती आणि ती फौज रात्रीच काय पण दिवसाही झाडांच्या सावलीत पडून मोठ्या मजेनं घोरत होती मुघल फौजेतल्या फक्त काही दोन दोन हजार चार चार हजार सैनिकांच्या तुकड्या टेहळणीच्या कामासाठी आणि रसदीच्या कामासाठी इकडे तिकडे फिरत होत्या मुघल फौजेचा ऐशो आराम रोजच चालला होता अशाच उपक्रमात आठवडा झाला असेल मध्यरात्रीची वेळ होती टिपूर चांदण्यात उघड्या मैदानात कितीतरी दूर अंतरापर्यंत मुघल फौजेचा तळ पडला होता मुघलांच्या फौजेत थंड प्रदेशातील लोकांचा म्हणजे अफगाण तुर्की आणि उझबेकिस्तानच्या सैनिकांचा जास्त भरणा होता त्यांना बांदा बिचोलीचा हा उकाडा बिलकुल सहन होत नव्हता म्हणून बरेच जण त्या रात्री उघड्या अवस्थेतच त्या मैदानात पडलेले होते आणि तेवढ्यात हर हर महादेवच्या ललकाऱ्या आल्या शिंग तुताऱ्यांची बसवणारे आवाज आसमंतात घुमले वावटळ यावी आणि सगळा पाला पाचोळा इस्तता विस्कटून द्यावा तशी मराठी घोडेस्वारांची तुकडी आत घुसली मराठी घोड्यांच्या टापांखाली चिरडूनच पाच पन्नास मुघली सैनिक शहीद झाले होते अर्धवट झोपेत असलेल्या मुघली सैनिकांची सपासप कत्तल करण्यात आली रपारप त्यांची मुंडकी उडवण्यात आली तळावर एकच गोंधळ उडाला होता गडबडीनं मुघली सैनिक कुठून आपली हत्यार शोधू लागली पण केवळ पाच दहा मिनिटाच्या काळातच भयानक कत्तल करून मराठी घोडेस्वार अदृश्य झाले आपण काही भयानक स्वप्न पाहिलं की काय असं त्यांना वाटलं चार पाचशे मुघल सैनिकांचे लढण्याची एकही संधी न मिळता मुर्दे पडले होते सगळं मुघल सैन्य धास्तावलं होतं एकच गोंधळ उडला होता आणि ती रात्र मुघल सैनिकांनी सावधपणे जागूनच काढली त्या दिवसापासून अशा घटना रोजच होऊ लागल्या मुघल सैनिक बेसावत असताना विजेच्या वेगानं मराठी अचानक कुठूनही प्रकट व्हायचे भयंकर कत्तल माजून अचानक जादूगारासारखं नाहीसं व्हायचे मुघल सैनिक सावध होऊन त्यांनी आपल्या मॅनातून तलवारी काढेपर्यंत मराठी गायबही होऊन जायचे कुठून येतात कसे येतात कुठे जातात कसे जातात काहीच काहीच कळत नव्हतं मुघल सैनिकांना फक्त रोज एकच काम होतं की आपल्या सैनिकांचे मुर्दे मोजणं आणि त्यांना दफन करणं त्यांचा तेवढाच उद्योग होता नंतर मराठ्यांनी रात्रीचे हल्ले करणं बंद केलं कारण मुघल सैनिक रात्रभर जागून पहारा द्यायचं आणि दिवसा डुलक्या काढायचं म्हणून आता मराठे दिवसाच हल्ले करू लागले मराठ्यांना आमच्या झोपेची वेळ नेमकी कशी समजते हे मुघल सैनिकांना कळतच नव्हतं कधी कधी अचानक मुघल सैन्यावर कुठून तरी बाणांचा आणि भाल्यांचा पाऊस पडायचा पावसात गारा टपटपा खाली पडाव्या तसे शे दोनशे मुघल सैनिक शहीद होऊन खाली पडायचे गणिक कोकणात हळूहळू ऊन वाढत चाललं होतं आणि मुघल सैनिकांची संख्या रोज कमी कमी होत होती त्यांच्याकडचं धान्य संपत चाललेलं होतं सुरतेवरून येणारी मदतीची रसदीची सगळी जहाजं मराठी आरमारानं अगदी आरामात लुटून सही सलामत रायगड आणि इतर किल्ल्यांवर पोहोचती केली होती अत्यंत महाग दरान सैनिकांसाठी रसद कुठून तरी उपलब्ध केली जात होती त्यामुळे शहा आलमकडचे पैसेही संपत चालले होते आणि आता तो तळ कोकणातच अडकून पडला होता या वाढत्या उन्हाळ्यासोबतच कोकणातले विंचू डास आणि विषारी सापही मुघल फौजेवर चांगलाच प्रहार करीत होते कोकणातलं ऊन जसं जसं वाढलं तसं संभाजी महाराजांनी आपल्या भात्यातून एक महाभयंकर अस्त्र वापरायला काढलं पांदा बिचोलीच्या त्या भागामध्ये अगोदरच पाण्याचं दुर्भिक्ष होतं आताच उन्हाळ्यामुळे पानवटेही आटले होते प्रचंड प्रमाणात जनावर आणि माणसं असणाऱ्या मुघलांसाठी पाण्याची फार आवश्यकता होती त्यांना रोज फार पाणी लागायचं मग महाराजांनी तिथल्या आसपासच्या सगळ्या पानवाठ्यांमध्ये एकतर जहाल विष मिसळण्याचा किंवा काही पानवाठ्यामध्ये दुर्धर रोगांनी मेलेली जनावरं टाकून सगळं उपलब्ध पाणी दूषित करण्याचे आदेश दिले तळकोकणच्या परिसरातले ते सगळे पानवटे दूषित आणि विषारी झाले ते पाणी पिल्यामुळे मुघल सैनिक आणि त्यांची जनावरं टपाटपा मरून पडू लागले रोज रोजशे पाचशे मुघल सैनिक आणि रोज रोजशे पाचशे घोडे उंट इत्यादी जनावरं मरून पडू लागली भयंकर दुर्गंधी पसरली एप्रिल सोळाशे च्या अंतापर्यंत पन्नास हजारांपैकी तीस पस्तीस हजारांचं मुघल सैन्य मरून पडलं होतं आणि मुघलांकडे एकही जनावर शिल्लक राहिलेलं नव्हतं आता तहानेनं तडफडून मरणं किंवा विषारी पाणी पिऊन मरणं हे दोनच उपाय मुघलांसमोर शिल्लक होते अत्यंत चलाक आणि स्वार्थी सरदार नागोजी माने याने शहा आलमला काहीतरी गोलमटोल कारण सांगून कधीच तळकुणातून पळ काढला होता तो तिथून फरार झाला होता घोडे आणि कुठलेही जनावर शिल्लक नसलेले सगळे मुघल सैनिक उपाशी तापाशी आणि अनवानी भटक होते तहानेनं व्याकुळ झाले होते केवळ आराम आणि अय्याशी करण्याची स्वप्न घेऊन तळ कोकणात उतरणाऱ्या शहाजादेची स्वतःची अवस्था एखाद्या भटक्या कुत्र्यापेक्षाही वाईट झाली होती भीतीनं थरथर कापत तो कसापसा जगत होता मग त्यानं अहमदनगरला औरंगजेबाला पत्र लिहून स्वतःला या पेचातून सोडवण्याची घोडे खेचर आणि अन्न पाण्याची मदत पाठवण्याची विनंती केली इथून आपल्याला जीवनाशी वाचवावं म्हणून कळकळीची विनंती केली आता आल्या वाटेनं परत जाण्यासाठी मुघल सैनिकांकडे कुठलं साधनही शिल्लक नव्हतं आणि पायी चालून इतकं अंतर जाण्यासाठी त्यांच्या अंगात शक्तीही उरलेली नव्हती याशिवाय मराठी सैनिकांनी जाण्याच्या येण्याच्या सगळ्या वाटा रोखून धरल्या होत्या त्यांना रसद मिळणंही फार अवघड होतं शहजादा शहा साठी तळ कोकणातून जिवंत अहमदनगरला परत जाणं म्हणजे जवळपास अशक्य काम दिसत होतं मग औरंगजेबानं त्याचा एक जिगरबाज सरदार रहुल्ला खान याच्यावर ती जबाबदारी स्वीकारली रहुल्ला खान एक दोन हजार घोडेस्वरांची जलद तुकडी घेऊन शहजादा आलमला वाचवण्यासाठी गेला बुद्धिमत्ता वापरून मोठ्या हिमतीनं आणि अक्कल हुशारीनं रहुल्ला खानानं तोंड वाचून थरथर कापणाऱ्या शहजादा शाह आलमला जिवंत वाचून परत अहमदनगरनं नेलं त्यावेळेपर्यंत दुसरा शहजादा अकबर जहाजात बसून इराणला पळून गेला होता तळ कोकणात मोठा गाजावाजा करीत गेलेल्या पन्नास हजार मुघल सैनिकांपैकी केवळ चार पाच हजार सैन्य जिवंतपणे अहमदनगरला अठरा मे सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी पोहोचलं गलित गात्र झालेल्या तोंड पडलेल्या अशक्त झालेल्या एखाद्या भटक्या कुत्र्यापेक्षाही वाईट अवस्था झालेल्या मुघलांची इज्जत सगळं सैन्य सामान पैसा गमावून आलेल्या शहजादा शाह आलमला त्याचा भयंकर खडूसबाग अहमदनगरच्या किल्ल्यात दना दना भयंकर शिव्या आसडत होता तू तिकडेच लढता लढता मेला असतास तर बरं झालं असतं निदान मुघलांची इज्जत तरी वाचली असती असं तो त्याला म्हणत होता आणि अत्यंत कोडगा असलेला शहजादा शाह आलम आपल्या बापाच्या त्या शिव्या शांतपणे मान खाली घालून ऐकत होता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद